आसपासच्या वस्तीवरची कुत्री अज्ञमधनं भुंकत होती जवळच्या दवणीतली जनावरंही मध्येच उठत होती त्यांच्या चाळांचा आवाज कानावर येत होता झाडावरची पाखरंही अज्ञमधनं जागी होत होती हे सारे आवाज कानात साठवत दाजीबाच्या डोळे वर आभाळाकडे लागले होते डोक्याला आलेला चंद्र कलंडला आणि वाकळीवर पडला दाजीबा उठून बसला टक लावून उगो तिकडे बघत राहिला चांदणी उगून वर आली आणि सरड्यागत आभाळाचा रंग बदलत चालला तांबडं फुटलं कान टवकारून दाजीबा बघत राहिला आपला सारा प्राण कानात आणून वाट बघू लागला एकाएकी त्याच्या छातीत धस्स झालं सप्पाय बूट टेकून बसला दाजीबा चटशिरी उठून उभा राहिला गडबडीनं खाली वाकून एका हातानंच त्यानं वाकाळ उचलून वर घेतली आणि अंगावरचं घोंगडं सावरं तो खोपीत शिरला आणि पाठोपाठ पुन्हा एक बार ऐकायला झाला खोपीत शिरलेला दाजीबा बाहेर कान देऊन गप्प उभाच राहिला सार शांत झालं कसलाच आवाज येईना झाला आणि मग उभा राहिला दाजीबा मटकन खाली बसला कशी बशी त्यानं वाकाळ पसरली आणि घोंगड्या अंगावर घेऊन तो पडून राहिला पावसाळ्यातल्या पैशा किड्यागत पाय पोटात घेऊन पडल्या जागी गप्प दुमडून पडला पंधरा दिवसांच्या अंतरानं लेकाचा खून झाल्यावर पुन्हा बापाचा खून पडला आणि गावात कालवा उडाला एक निराळच वारा आल्यागत झालं आणि आता कुणाकुणाचा खून पडणार हे काही असं होऊन बसलं खुनाचंच वारं वाहू लागलं नानाचा खून झाला आणि दाजीबाई फरारी होऊन गेला दाजीबा फरारी झाला आणि आबांचा केशव त्याच्या मागावर राहिला नागू पैलवानाशी संगनमत करून एक नवी फळी तयार केली केशव दाजीबावर टपला दाजीबाही त्याच्यावर टपला नानांची पोरं डोंगरागत डोंगरातनं फिरू लागली पवाराचा काटा काढून मोकळी झाली आणि खुद्द दादांच्या जीवावर उठली दादा त्यांना अडकवायला बघू लागले आणि ते दादांच्या पाचवी पालतीवर राहिले गावात काही मजा राहिली नाही सगळ्या दंगा उसळला आणि दादाही हवकले उठलेला कालवा जरा बसल्यागत झाला आणि किरुनानांच्या लेकींना भेटायला दादा त्यांच्या वस्तीवर गेले बाहेर घोडं उभं करून ते आत शिरले आणि त्यांची छातीच दबकली झरझर अंगावर काटा उभा राहिला खुद्द डोळ्यांचा डोळ्यावर विश्वास बसला झाला भुल्यागत ते बघतच राहिले किरणानाच्या दोन्ही लेकींनी आपले केस कापून डोक्यावर शेंड्या ठेवल्या होत्या आणि लुगड्याऐवजी अंगावर पुरुष वेश धारण केला होता मुसलमानागत खाली धोत्राची लुंगी लावून अंगात कुडती अडकवली होती दादा त्यांच्याकडे एकटक बघत राहिले आणि काय बोलावं हे त्यांचं त्यांनाच कळेना झालं ते असं एडबडून गेले आणि पाटील दारात आलेले बघून किरणानांची मुलगी पुढे झाली एक जण अंथरून म्हणाली या पाटील बसा दादा आत केले मुकड्यानंच खाली बसले आणि लक्ष्मीने विचारलं का आलता बोलवायला चालतो दुसरं काय दुसरं काय असणार वय दोन शब्दाचा धीर द्यायचा लक्ष्मीनं तोंड वर केलं आणि दादांच्याकडे बघत म्हटलं तुम्ही काय धीर देता दादाही तिच्या तोंडाकडे बघत राहिले आणि हाताच्या बोटानं एक कोपरा दाखवून ती म्हणाली धीर देणारा बसलाय बघा तिथं सारखा पेटत राहिलाय दादांची नजर त्या कोपऱ्याकडे गेली आणि तिकडंच डोळे लावून ते बघत राहिले आलाव्यातल्या खाईगत घरातच एक चर दिसत होती आणि खणलेल्या त्या चरीत लाकडाचं रस्क धगधगत होतं निळा तांबडा जाळ वर खेळत होता वातीनं ज्योत धरावी तसा तो दिसत होता दादा तिकडे बघत राहिले आणि लक्ष येऊन पाटील ही नुसती लाकडं पेटत नाहीत सरणातला इस्तू आणून त्यात टाकलाय बदला घेईस तोवर तो इजवायचा नाही कळलं पेटल्याची ध्याई आहे ती ध्याई खुडून बसल्या कोंबडी दादा थोड्या वेळ गप्प बसले आणि नजर उचलून म्हणाले काय नडलं तर मला कळवा काय नडायचं नाही आणि अडायचं नाही जेव्हा जीवाला व्हायचं तेव्हा झाला नाही सा आणि थोर तोंडानं आता सांगायला व्हायचं वय आम्ही आता किरणाच्या लेखी नाही पोरं आहे पोरं चांगलं डोळं फाडून बघा शेंड्या राखल्यात शेंड्या तुमच्या आधारानं राहणारा दाजीबा का झाला फरारी वय लांब बसली धाकटी लेखी पुढं आली रोखून बघत म्हणाली पाटील आता सांभाळा दाजीबाला आणि तो मेल्यावर त्याच्या बारसने बी बघू आमचं घराला नष्टांश होतंय काय त्याचं असं म्हणून लक्ष्मीनं एक लाकडाचा तुकडा त्या पेटत्या खाई टाकला आणि त्या खाईकडं बघत ती म्हणाली तुम्ही जावा घरला काय आम्हाला धीर द्यायचं कारण नाही बानं मस्त शिकवण देऊन ठेवली या आमची आम्ही बघून घेऊ बोलवायला गेल्या दादांना साक्षी पुराव्याचं सांगायचं होतं दोन गोष्टी बोलायच्या होत्या काही सूचना करायच्या होत्या पण हे सगळं जिथल्या तिथं मनात ठेवूनच ते उठले आणि जीवाला घोर लागल्यागत बाहेर पडले दुपारच्या जेवणाला दादा चावडीतनं वाड्यावर आले आणि बैठकीच्या खोलीत कोणीतरी बसलेलं बघून त्यांनी बाहेर परशुरामाला विचारलं कोण आलंय मामा आल्यात मामा असं म्हणून दादा आत गेले आणि तक्क्याला टिकून बसले आपल्या सासऱ्याच्या तोंडाकडे न बघता त्यांनी खाली वाकून पायाला हात लावला आणि डोक्याचा फेटा न काढता ते बाजूला बसले खाल मानेनं म्हणाले कवाल असा हॅलो मगाशी औचित्याने केलं काय करता तुमची कीर्ती ऐकून आलो म्हातारा असा भाडकन बोलला आणि आपल्या जावयाच्या तोंडावर न बघता बाहेर डोळे लावून विचार करू लागला काय म्हणते या पाटील की तुमची हाय बरी आहे काय बरी आहे कशाला मार्की गळ्यात घेतली आहे एक एक वार्ता कानावर येऊन जीवाला काचणी लागली आमच्या म्हातारा थरथर त्या अंगाने बोलत राहिला अंगाचा संताप झाल्याकडे दिसू लागला रागावरून पुन्हा गप्प बसला सावका जेवल्यावर बोलणं काढावं असा विचार करून तो नुकताच बाहेर बघू लागला दुपारचं जेवण झालं सगळे बैठकीच्या खोलीत गोळा झाले आणि साव चित्तानं म्हाताऱ्यानं बोलणं काढलं काय गावात दोन खून झालं म्हण होय दोन खून झालं आणि मग कशाला राहायचं असल्या गावात दुसरीकडे काय फोटो भरत नाही आहे तुमचं खाली मान घालून बसले दादा वर तोंड करून म्हणाले मी होतो म्हणून हे गाव जगलं अजून पत्र तुम्ही जगला वाचलासा हेच लई झालं आता फुरं करा हे कुणाची टाफ आहे माझ्या केसाला धक्का लावायची इचारा भावासनी कसा गावावर धाक बसवला ते नाव केलं सा खरं असं म्हणून म्हाताऱ्यानं हळू आवाजात विचारलं परवा कुणाचा खून झाला म्हणायचा तो किरुणाना म्हणून एक होता त्याचा झाला त्याच्याच पुरींनी पुरुष वेश घेतलाय म्हण ही खरी गोष्ट आहे होय लक्ष्मी आणि तारा म्हणून दोन पुरी आहेत बा मेला आणि त्याने असं आपलं केस कापून घेतलं आता आम्ही लई आम्ही लेकी नाही पोरच आहे म्हणतात काय होईक म्हणायचं हे पुरुषासारख्या राहायला लागल्यात होय पुरुषासाने पुरुषासारख्या आणि कसल्या बघितल्या तर वळकून यायच्या नाहीत शेंडी राखत्यात डोक्याला फरची टोपी घालून हिंडत्यात हातात भाला आणि बंदूक घेऊन फिरत्यात त्या काय आता बदला घेणार म्हणा मग सोडत्यात काय त्या बी पाळत ठेवूनच आहेत धाकटा एक भाऊ हाय त्याला मावळणीकडे लावून दिलंय आणि ह्या दोघी भद्दरनी मळ्यावर बस्तीवर असतात काय पोरी म्हणायच्या बापाची शिकवणच होती तशी हे सारं गुराळ ऐकून घेतलं आणि म्हातारा म्हणाला शान असला शाना असला तर ही मारकी सोडून द्या ऐका माझं गावावर एवढा धाक बसविला आणि आता गाव सोडून जाऊ वै आता नाही व्हायचं ती पोरं कोण फरारी आहेत म्हणून मग ती काय करतात वाकडं किरण नानाच्या पोरीच्या हातनं त्यांचा खून होतोय बघा अहो पर कशाला या भानगडीत आपण पडायचं कशाला हिथंच आता घर बांधायचं एक मळा घ्यायचा हेच आपलं गाव समजायचं म्हातारा हे ऐकून गप्प बसला आणि हळूच विचार लागत बोलला आता काय शेरीचा माळ ठेवलाय होय घरात होय सरकारी जमीन लिलावा धरली या आम्ही करणार म्हटल्यावर दुसरं कोण चढवतोय ते बरं ते बरं केलं असं म्हणायचं असं म्हातारानं पुन्हा विचारलं आणि काय लोकांचं फुकट खत वडलं म्हणून राहणार तुम्हाला कसं कळलं आम्ही तिथं असलो तर आमचा कान इकडंच असतोय की काय करता लिकीची काळजी करा ना गो हे बघा तुम्ही लई दरकदार आहे हे खरं पण एखाद्या दिवशी अंगावर उलटल असं रोज उलटल असं म्हणून दादा गुरमीत बोलले आणि आपल्या तोऱ्यातच बसले तसा म्हातारा म्हणाला मला काय पसंत नाही बघा हे संबंध दुपार अशी बोलण्यात गेली आणि मग खांद्याला बंदूक अडकवून दादा बाहेर पडले घोड्यावर बसून परशुरामाला म्हणाले मामासनी घेऊन चावडीत बसायला या मागणं एवढं सांगून त्याने घोड्याला टाच मारली आणि टाप टाप करीत घोडा जाऊ लागला दादा आपल्या तोऱ्यातच गुंग होते घोडा मारुतीच्या चौकात आला आणि एकाएकी देवळातनं तीन चार गडी बाहेर पडले लांडग्याने एडगडल्यात कडक करून भोवतीवर उभे राहिले दादांना काही समजेच ना झालं काळी सर्र केलं आणि लांबणं ओढ्याचा पूर ऐकू यावा तसे आपल्या काळजाचे ठोके त्यांना ऐकू येऊ लागले आणि डोळ्यासमोर गडद अंधार पसरला काही दिसेनाच झालं दादांची नजर गेल्यागत झाली आणि पुढं आलेला हिंदुराव एका हाताने गपकन घोड्याचा कान धरून म्हणाला पाटला तुला आता अस्वलाचा खेळ जावतो आता नुसतं बघत राहा हे बघ असं म्हणून त्यानं आपल्या हातातील तलवार वर केली आणि खडी तलवार दाखवत तो बोलला तुझा कान कापायचा तो घोड्याचा कापतो ह्यात काय समजायचं ते समज डोकेबाज माणसाला ह्या परास लई काही सांगायचं कारण नाही असं म्हणून त्यानं तलवार कचकन हाणली आणि कापलेला कान हातात घेऊन त्यानं पाठ फिरवली सगळेच पसार झाले आणि खी खी खी खी करून घोडं खिंकाळलं चेंडू आपटल्या आपटल्यागत जागच्या जागी उशी घेत राहिलं एका कानानं मुंड झालेल्या घोड्याकडे बघत दादा आपल्या काळजाचे ठोके ऐकू लागले आणि त्यांना काय करावं हेच कळेना झालं त्या मुंड्या घोड्यावरनं खाली उतरायचंही त्यांना भान राहिलं नाही ते तसेच बसून राहिले आणि भुजलेलं घोडं सारखं उशी घेत राहिलं